गाढवाच्या मुखवट्यामागील सत्यस्वत्व हरवलेल्या प्रवासाची हृदयस्पर्शी कथा प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने एका भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासासाठी आमंत्रित करतो ही गोष्ट आहे एका साध्या निरागस गाढवाची ज्याला सत्तेचा मुखवटा मिळाला अभिमानाने डोळे दिपले आणि अखेरीस सत्याच्या कठोर प्रकाशात सर्व काही गमावून बसला बाह्यरूपाच्या मोहात पडून आपण आतल्या सत्याला विसरलो तर शेवटी काय उरते याची ही कथा खोल जाणीव करून देते पुढे काय घडतं गाढवाचे आयुष्य कसे बदलते आणि त्याच्या गर्वाचा शेवट किती भीषण होतो हे जाणून घेण्यासाठी तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण होईल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एक फसवणूक आणि एक कठोर धडा जंगल सदैव मला आकर्षित करतं शांत विशाल आणि अजब रहस्यांनी भरलेलं त्या दिवशीही मी नेहमीप्रमाणे जंगलातून चालत होतो अचानक माझ्या नजरेस पडली जमिनीवर पडलेली एक जुनी पण भव्य सिंहाची कातडी पाहता क्षणी माझं हृदय जोरात धडधडू लागलं अनपेक्षित सापडलेला सत्ताचा मुखवटा त्या कातडीचं तेज काय सांगू जणू एखाद्या जंगलराजाचा मुकुटच माझ्यासमोर पडला होता आणि त्याचवेळी मला दिसला एक हळूच इकडे तिकडे पाहत चाललेला दुबळा गाढव तो कुतूहलाने त्या कातडीजवळ गेला मी त्याच्याकडे पाहत विचार करत होतो याला काय कळणार सिंह म्हणजे काय पण माझा अंदाज चुकला गाढवाने कातडी उचलली अंगावर टाकली आणि अचानक त्याचं रूपच बदललं दुरून पाहिलं तर अगदी एकदम खरासिंग जंगलात उडालेला खळबळ गाढवाला आता स्वतःचा आवाजही ऐकू येत नव्हता त्याच्या पावलांचा आवाज भारी झाला होता बाकी जनावरं त्याला पाहताच घाबरून पळू लागली माकडांनी झाडांवर उड्या मारत आसरा घेतला हरिणांच्या नजरांत भीती होती काही पक्षी थेट आकाशात उडून गेले गाढवाच्या डोळ्यात अचानक एक वेगळंच तेज आलं सत्ता मिळाल्याचा आदर मिळाल्याचा आणि महत्त्व मिळाल्याचा तेज तो स्वतःलाच म्हणाला मी आता कुणापेक्षा कमी नाही मी सिंहासारखा मोठा आहे गावातली नवी दहशत गाढव आता सिंहाच्या रूपात गावाकडे निघाला लोक त्याला पाहताच घाबरून पळू लागले मुलं घरात पळाली बायका दारं बंद करू लागल्या आणि पुरुषसुद्धा दुरूनच पाहून थरथर कापू लागले गाढवाला आता वेगळाच गर्व चढला त्याला वाटलं मी हवे तिथे जाईन कोणी काय करणार मुखवट्याच्या आडचा मूर्खपणा एक दिवस तो गावाच्या बाजूच्या डोंगरावर उभा होता अचानक त्याच्या कानांवर गाढवांच्या ओरडण्याचा आवाज आला तो आवाज त्याला आतून हलवून गेला कारण कितीही रूप बदललं कितीही मोठा सिंह वाटला आतून तो गाढवच होता तो अभिमानाने म्हणाला आज मी जगाला दाखवूनच देतो की सिंह कसला आवाज करतो आणि तो जोरात ओरडला त्या क्षणी संपूर्ण जग थांबलं सत्याचा मुखवटा उतरला गावकरी थबकले सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर गाढवाकडे आवाज तर गाढवाचा पण रूप सिंहाचं आता त्यांना सगळं समजलं एकाने ओरडले अरे हा सिंह नाही हा तर गाढव आहे फसवलं यानं आपल्याला गावकरी काठ्या लाठ्या घेऊन त्याच्याकडे धावले त्यांच्या डोळ्यांत राग होता फसवणुकीचा राग गाढव पळू लागला पण आता त्याचे पाय थरथरत होते जेव्हा तो सिंह होता तेव्हा त्याला भीती नव्हती पण आता सत्याने त्याला पूर्ण उघडं केलं होतं शेवटी उरला फक्त पश्चाताप गाढवाने जितकी ताकद होती तितकं पळण्याचा प्रयत्न केला पण सत्यापासून कुणीही पळू शकत नाही थोड्याच वेळात गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि त्या गर्विष्ठ गाढवाचा शेवट झाला एक क्षणासाठी सिंह झालेलं ते गाढव त्याच्या मूर्खपणामुळे स्वतःचं आयुष्य गमावून बसलं कथेचा संदेश स्वतःला सोडून दुसरं काही होण्याचा प्रयत्न केलात तर शेवटी तुम्ही स्वतःलाच हरवून बसता जे आहात जसे आहात तेच राहिलात तरच आयुष्य सुंदर बनतं कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न गाढवाने सिंहाची कातडी का घातली गाढवाने सिंहाची कातडी कुतूहलातून आणि नंतर गर्व व सत्तेची भावना मिळवण्यासाठी घातली त्याला वाटलं की सिंहासारखं रूप घेतल्याने त्याला सर्वांकडून आदर आणि भीती मिळेल दोन जंगलातील प्राण्यांनी गाढवाला सिंह समजून का पळ काढला प्राण्यांनी दुरून पाहिलं तेव्हा गाढवाचं रूप अगदी खऱ्या सिंहासारखं दिसत होतं शरीर आकार आणि चालण्याचा ढंग पाहून त्यांना वास्तविकता कळली नाही म्हणून ते भयभीत होऊन पळाले तीन गाढवाच्या मूर्खपणाचा सर्वात मोठा क्षण कोणता होता जेव्हा गाढवाने अभिमानाने ढेंढेन असा आवाज काढला तेव्हा त्याची खरी ओळख उघड झाली हा त्याचा सर्वात मोठा मूर्खपणा होता कारण आवाजाने त्याचा मुखवटा उतरला चार गावकऱ्यांनी गाढवावर एवढा राग का व्यक्त केला गाढवाने आपलं सिंहाचं रूप दाखवून गावकऱ्यांना फसवलं ही फसवणूक कळताच गावकऱ्यांत राग आणि निराशा निर्माण झाली म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग करून शिक्षा दिली पाच या कथेचा मुख्य संदेश काय आहे कथेचा संदेश असा आहे की स्वतःला सोडून दुसरं काही होण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो खोटेपणा आणि दिखावा शेवटी आयुष्य बिघडवतात जे आहात ते स्वतःला स्वीकारणं हेच सर्वात चांगलं गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या गाढवाला सिंहाची कातडी सापडली नसती तर काय झालं असतं दोन गाढवाने आवाज काढला नसता तर तो किती दिवस फसवू शकला असता तीन गावकऱ्यांनी त्याला माफ केलं असतं का चार गाढवाला स्वतःच्या चुका कधी जाणवल्या असतील या गोष्टीचा शेवट वेगळा असता तर तो कसा दिसला असता